श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग कंसात दिव्य ज्ञान कंसपूर्ण श्लोक क्रमांक एक श्री भगवान वाच इमं विवस्वते योगं हम अव्ययं विवस्वान् मनवे प्राह वे ब्रवीत शब्दशः अर्थ श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले इमम हा विवस्वते सूर्यदेवाला योगम एखाद्याचे भगवंतांशी असणाऱ्या संबंधाविषयीचे विज्ञान प्रोक्तवान उपदेश केला अहम मी अव्ययम अव्यय किंवा अविनाशी विवस्वान विवस्वान कंसात सूर्यदेवाचे नाव कंसपूर्ण मनवे वैवस्वत नामक मानव जातीचा जनक प्राह सांगितला मनु मानवजातीचा जनक कवे राजा इश्वाकुला अब्रवीत म्हणाला भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इश्वाकूला केला तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकांतील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनच अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो विशेषत सर्व ग्रह लोकांतील राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रहलोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान शिक्षण संस्कृती आणि भक्ती यांद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित असते जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठातील देवतेला विवस्वान म्हणतात तो सौरमंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे ब्रह्मसमितेमध्ये पाच पॉईंट बावन सांगण्यात आले आहे की यक्षुरेश सविता सकल ग्रहाणा राजा समस्त सुरमूर्तिरशेष तेजा यस्याज्ञया भ्रमति कालचक्रो गोविंदमादिपुरुषम तमहम भजामी भगवान ब्रह्मदेव म्हणाले मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो सूर्यदेव भगवंतांच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव कंसात वर्तमान युगातील विवस्वान नामक देव कंसपूर्ण सूर्यग्रहावर राज्य करतो सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो तो श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरिता आपला पहिला शिष्य केले म्हणून गीता हा क्षुद्र सांसारिक पंडितांकरता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणित ग्रंथ आहे महाभारतामध्ये कंसात शांतीपर्व तीनशे अठ्ठेचाळीस पॉईंट एक्कावन्न बावन्न कंसपूर्ण गीतेचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो त्रेतायुगादौ च ततो विवस्वान मनवे ददौ मनुष्यलोकभृत्यर्थं सूताये इक्ष्वाकवे ददौ इक्ष्वाकुणा च कथितो व्याप्यलोकानवस्थितः अर्थ त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंतांशी असणाऱ्या संबंधांविषयीचे हे विज्ञान विवस्वानने मनूला सांगितले मानवजातीचा जनक मनू याने हे विज्ञान आपला पुत्र व पृथ्वीचा अधिपती महाराज इश्वाकूला प्रदान केले आणि महाराज इश्वाकू हा प्रभू श्री रामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचा पूर्वज होता अर्थपूर्ण म्हणून महाराज इश्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे चार लाख बत्तीस हजार वर्षे चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच पाच हजार वर्षे संपली आहेत यापूर्वी द्वापरयुग कंसात आठ लाख वर्षे कंसपूर्ण होते आणि द्वापरयुगापूर्वी त्रेतायुग कंसात बारा लाख वर्षे कंस पूर्ण होते याप्रमाणे सुमारे वीस लाख पाच हजार वर्षांपूर्वी मनूने भगवद्गीता आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वीलोकाचा अधिपती महाराज इश्वाकूला सांगितली वर्तमान मनूचे आयुष्य सुमारे तीस कोटी त्रेपन्न लाख इतकी वर्षे आहे आणि त्यापैकी बारा कोटी चार लाख वर्षे व्यतीत झाली आहेत भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान बारा कोटी चार लाख वर्षांपूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजात गीता वीस लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे पाच हजार वर्षांपूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही आहे भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषेय आहे ज्याप्रमाणे मानवी भाष्या वाचून वेदांचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो त्याचप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही म्हणून भगवद्गीतेचा गुरुशिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इश्वाकूला सांगितली श्लोक क्रमांक दोन एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु सकालेनेह महता योगो नष्ट परंतप शब्दशः अर्थ एवं याप्रमाणे परंपरा गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्तम प्राप्त झालेले इमं हे विज्ञान राजऋषय राजर्षी विदुह जाणून घेतले सह ते ज्ञान कालेन काळाच्या ओघामध्ये इह या जगामध्ये महता महान योग एखाद्याचे भगवंतांशी असणाऱ्या संबंधाविषयीचे विज्ञान नष्ट नष्ट परंतप शत्रूला ताप देणाऱ्या हे अर्जुना याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजऋषींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषत राजऋषींकरिता आहे कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तींच्या लोकांसाठी नव्हती कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही लाभ होणार नाही तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्यांची ते रचना करतील जेव्हा दुष्ट दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला तेव्हा तेव्हा गुरुशिष्य परंपरेच्या पुनर्स्थापनाची गरज निर्माण झाली पाच सहस्र वर्षापूर्वी गुरुशिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत कंसात विशेषत इंग्रजीमध्ये कंसपूर्ण पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरुशिष्य परंपरेला अनुसरून नाहीत विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णांच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करीत असले तरी ते श्रीकृष्णांच्या पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाही ही आसुरी वृत्ती आहे कारण आसुरांच्या परमेश्वरावर विश्वास नसतो ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची आत्यंतिक गरज असल्याकारणाने या ठिकाणी ही आत्यंतिक गरज भागविण्याचा प्रयत्न केला आहे जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे पण जर तिचा तार्किक तत्त्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे श्लोक क्रमांक तीन स मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः असी मे सखा चेती रहस्यम ह्येतदुत्तमम् शब्दशः अर्थ सह तोच एव खचितच अयम हा मया माझ्याकडून ते तुला अद्य आज योग योगज्ञान प्रोक्त सांगितला पुरातन पुरातन भक्त भक्त असी तू आहेस मे माझा सखा सखा किंवा मित्र च सुद्धा इति म्हणून रहस्यम रहस्य ही निश्चितच एतत हा उत्तमम दिव्य भगवंतांशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भक्त आणि असुर असे मनुष्यांचे दोन वर्ग आहेत अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही या महान ज्ञानग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत त्यापैकी काही भाष्ये भक्तांनी केली आहेत तर काही भाष्य असुरांनी केली आहेत भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे अर्जुन हा श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञानाप्रित्यर्थ केलेली वास्तविक भक्तिपूर्ण सेवाच आहे तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत याउलट ते श्रीकृष्णांविषयी बनावट रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशाच्या मार्गापासून दूर नेतात या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबद्दल एक सूचना आहे मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतः लाभान्वित व्हावे श्लोक क्रमांक चार अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः त्वमादौ प्रोक्तवानिति शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला अपरम कनिष्ठ किंवा अलीकडच्या काळातला भवत तुमचा जन्म जन्म परम ज्येष्ठ जन्म जन्म विवस्वत सूर्यदेवाचा कथम कसे एतत हे विजानियाम मी जाणावे त्वम तुम्ही आदव प्रारंभी प्रोक्तवान सांगितला इति याप्रमाणे अर्जुन म्हणाला सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला हे मी कसे जाणावे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुन हा भगवंतांचा दृढ भक्त आहे तर मग त्याचा श्रीकृष्णांच्या शब्दावर विश्वास कसा बसू शकला नाही वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करीत नसून ज्यांचा भगवंतांवर विश्वास नाही तसेच श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे ही गोष्ट ज्यांना आवडत नाही त्या असुरांसाठी करीत आहे श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांची जणू काही स्वतःला जाणीव नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी या मुद्द्यावर प्रश्न करीत आहे दहाव्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत सर्व गोष्टींचे मूळ उगमस्थान आहेत आणि अध्यात्मातील अंतिम तत्व आहेत हे अर्जुनाला निश्चितपणे ज्ञात होते अर्थात श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आदी शाश्वत पुरुष कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णांसमोर मांडला जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतील श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत हे संपूर्ण जगताने आताच नव्हे तर अनादिकाळापासून काळापासून मान्य केले आहे पण केवळ असुरच त्यांचा स्वीकार करीत नाहीत असे असले तरी सर्वांनी श्रीकृष्णांचा सर्वोच्च अधिकारी पुरुष म्हणून स्वीकार केल्यामुळे अर्जुनाने त्यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित केला जेणेकरून साक्षात श्रीकृष्णच स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील कारण असुर हे त्यांना स्वतःला तसेच त्याच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे श्रीकृष्णांना विकृत स्वरूपात प्रस्तुत करतात यास्तव प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठीच श्रीकृष्णांचे विज्ञान जाणणे अत्यावश्यक आहे म्हणून जेव्हा श्रीकृष्ण हे स्वतःच स्वतःबद्दल बोलतात तेव्हा ते साऱ्या लोकांसाठी मंगलदायक आहे स्वतः श्रीकृष्णांनी केलेले विश्लेषण आसुरांना विचित्र वाटू शकते कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातूनच जाणत असतात पण जे भक्त आहेत ते जेव्हा श्रीकृष्ण स्वतःच स्वतः संबंधी निरूपण करतात तेव्हा त्यांच्या निरूपणाचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतात श्रीकृष्णांच्या प्रमाणित वचनांचे भक्त नेहमी पूजन करतात कारण ते श्रीकृष्णांबद्दल अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह आणि आनंदमयी शाश्वत आहे ते दिव्य आहेत प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश व काल यांच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत अर्जुनासारख्या श्रीकृष्णांच्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णांच्या दिव्य स्थितीसंबंधी मुळीच संशय नस नसतो अर्जुनाने श्रीकृष्णांसमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी श्रीकृष्णही प्रभावित होता असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रवृत्तीला एका भक्ताने आव्हान देण्याचा प्रयत्नच आहे श्लोक क्रमांक पाच श्रीभगवानुवाच बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणी न त्वं वेत्थ परंतप शब्दशः अर्थ श्री भगवान उवाच श्री भगवान म्हणाले बहुनी अनेक मे माझे व्यतीतानी होऊन गेले आहेत जन्मानी जन्म तव तुझे च सुद्धा अर्जुन हे अर्जुन तानी ते अहम मी वेद जाणतो सर्वाणी सर्व न नाही त्वम तू वेत्थ जाणतोस परंतप हे परंतप शत्रूला ताप देणाऱ्या श्री भगवान म्हणाले माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत हे परंतप मी ते सर्व जन्म आठवू शकतो पण तू आठवू शकत नाहीस तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ब्रह्मसंहितेमध्ये पाच पॉईंट तेहतीस आपल्याला भगवंतांच्या अनंत अवतारांची माहिती मिळते त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनादिमनंत रूपम आद्यम पुराणपुरुषं नवयौवनं च दुर्लभ मदुर्लभमात्मभक्त गोविंदमादिपुरुषम तमहम भजामी अर्थ मी आदिपुरुष श्री गोविंदांना कंसात श्री कृष्णांना कंसपूर्ण प्रणाम करतो जे अद्वैत अच्युत आणि अनादी आहेत जरी ते अनंत रूपांमध्ये विस्तारित झाले असले तरीही तेच पुरातन आद्यपुरुष आणि नित्य नवयौवन संपन्न आहेत भगवंतांची अशी सच्चिदानंद रूपे श्रेष्ठ वैदिक विद्वान जाणतात पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे नेहमी दर्शन होते अर्थपूर्ण ब्रह्मसमितेमध्ये असेही सांगितले आहे की पाच पॉईंट एकोणचाळीस शुकला नियमेन तिष्ठन नानावतारमकरोद्भुवनेषु किन्तु कृष्ण स्वयं समभवत् परम पुमान्यो गोविंदमादिपुरुषम तमहम भजामी अर्थ मी आदिपुरुष श्री गोविंदांना कंसात श्रीकृष्ण कंसपूर्ण प्रणाम करतो की जे राम नृसिंह तसेच इतर अंशावतारांमध्ये नित्य स्थित असले तरी ते स्वतः मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात व व्यक्तिशः स्वतः अवतार धारण करतात अर्थपूर्ण वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की भगवंत जरी एकमेवा द्वितीय असले तरी ते स्वतःला असंख्य रूपांमध्ये प्रकट करतात भगवंत हे वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत कारण वैदुर्य रत्नाचा रंग बदलला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम राहते भगवंतांची अनेकविध रूपे केवळ वेदाध्ययनाने जाणता येत नाहीत तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणतात कंसात वेदेषु दुर्लभ मधुर्लभम आत्मभक्त कंसपूर्ण अर्जुनासारखे भक्त हे भगवंतांचे नित्य पार्षद असतात आणि जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात अशा पार्षदांपैकी अर्जुन हा एक पार्षद आहे आणि या श्लोकावरून कळून येते की काही लाख वर्षांपूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेव विवस्वानाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुनही निराळ्या रूपामध्ये उपस्थित होता पण भगवंत आणि अर्जुनामधील भेद हाच आहे की भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना सम स्मरत नव्हती अंशरूप जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रू दमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परंतप म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही म्हणून भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंतांची बरोबरी करू शकत नाही जो भगवंतांचा नित्य पार्षद असतो तो निश्चितच मुक्त जीव असतो पण तरीही तो भगवंतांची बरोबरी करू शकत नाही ब्रह्मसमितेमध्ये भगवंतांचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आले आहे अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही म्हणून जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी तो सर्व दृष्टीने भगवंतांशी कधीच समान होऊ शकत नाही अर्जुन जरी भगवंतांचा भक्त असला तरी त्याला कधीकधी भगवंतांच्या स्वरूपाचे विस्मरण होते पण भगवंतांच्या दैवी कृपेने भक्त तात्काळ त्यांच्या अच्युत स्वरूपाला जाणू शकतो अभक्त किंवा असूर भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत त्यामुळेच गीतेतील या वर्णनाचे आकलन आसुरी बुद्धीच्या लोकांना होऊ शकत नाही अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरूप शाश्वत असले तरी श्रीकृष्णांना लाखो वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण नव्हते या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीवाने आपले शरीर बदलल्यामुळे त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते पण भगवंत आपले सच्चिदानंद शरीर बदलत नसल्यामुळे ते सर्व गोष्टी आठवू शकत होते ते अद्वैत आहेत अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काहीही भेद नाही भगवंतांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे पण बद्धजीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे जेव्हा भगवंत हे भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हासुद्धा त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्याकारणाने त्यांची स्थिती ही साधारण जीवाहून नेहमी भिन्नच असते भगवंतांचे हे दिव्य स्वरूप असूर जाणू शकत नाहीत या दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये केले आहे श्लोक क्रमांक सहा अजो अपि सन् व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया शब्दशः अर्थ अजह अजन्मा अपी जरी सन असताना अव्यय अविनाशी किंवा अव्ययी आत्मा शरीर भूतानाम सर्व जन्मलेल्या प्राणीमात्रांचा ईश्वर ईश्वर अपि जरी सन असणारा प्रकृतीम दिव्य रूपामध्ये स्वाम स्वतःच्या अधिष्ठाय याप्रमाणे स्थित होऊन संभवामी मी अवतरित होतो आत्ममायया माझ्या अंतरंगा शक्तीने मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांनी आपल्या जन्माच्या वैशिष्ट्याबद्दल सांगितले आहे भगवंत जरी सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेकानेक गतजन्मातील सर्व गोष्टींची स्मृती असते तर सामान्य मनुष्याला आपण काही तासांपूर्वी काय केले याचेही स्मरण होऊ शकत नाही एखाद्याला जर विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केलेस तर सामान्य मनुष्याला ताबडतोब उत्तर देणे कठीण होईल पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठविण्यासाठी त्याला नक्कीच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल आणि तरीही मनुष्य वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो मनुष्याने अशा खोट्या दाव्याने फसून जाऊ नये त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात प्रकृती म्हणजेच स्वभाव व स्वरूपही होय भगवंत सांगतात की ते आपल्या स्वतःच्या देहात अवतीर्ण होतात ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह बदलत राहतो त्याप्रमाणे भगवंत आपले शरीर बदलत नाहीत बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एका प्रकारचं शरीर असते पण पुढील जन्मात त्याला निराळ्या प्रकारचा देह असतो भौतिक जगतात जीवाचे ठराविक शरीर नसते तर जीव हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो परंतु भगवंत असे देहांतर करीत नाहीत जेव्हा ते अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या अंतरंग शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर या भौतिक जगतात श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतीर्ण होतात ते भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपातच अवतरित होतात ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असले व पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी असले तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्यावस्थेमध्ये आणि कौमार्यावस्थेमधून तारुण्यावस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसून येते पण आश्चर्य म्हणजे तारुण्यावस्थेपुढे त्यांची कधीच वाढ होत नाही कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांना घरी पुष्कळ नातवंडे होती किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भौतिकदृष्ट्या त्यांचे बरेच वय झाले होते तरीही ते वीस किंवा इथल्या तरुणाप्रमाणे दिसत होते आपल्याला श्रीकृष्णांचे वृद्धावस्थेतील चित्र कधीच आढळत नाही कारण ते आपल्याप्रमाणे कधीच वृद्ध होत नाहीत वास्तविकपणे भूत वर्तमान भविष्य या तिन्ही काळातील अखिल सृष्टीत भगवान पुराण पुरुष आहेत त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच बदलत नाही किंवा नाशही पावत नाही म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरी ते स्पष्ट आहे की ते अजन्मा सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे दिव्य शरीर बुद्धी कधीच बदलत नाही वास्तविकपणे त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय असल्याप्रमा आपल्यासमोर होणारे गमन आणि आपल्या दृष्टीपासून होणाऱ्या अस्ताप्रमाणे आहे सूर्य दृष्टीआड झाल्यावर आपल्याला वाटते की सूर्यास्त झाला आणि जेव्हा सूर्य आपल्या डोळ्यासमोर असतो तेव्हा तो आपल्याला क्षितिजावर असल्याचे वाटते वास्तविकपणे सूर्य नेहमी एकाच ठिकाणी स्थित असतो पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियांमुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो आणि भगवान श्रीकृष्णाचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्या कारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अंतरंगा शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे ते कधीच प्रभावित होत नाहीत वेद ही निश्चितपणे पुष्टी देतात की पुरुषोत्तम श्री भगवान हे अजन्म आहेत तरीही ते अनेकविध रूपांमध्ये प्रकट होण्यासाठी अवतरित होतात वैदिक परिशिष्ट साहित्यातही निश्चितपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात बदल होत नाही श्रीमद भागवतात ते आपल्या मातेसमोर षडैश्वर्यपूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित होतात भगवंतांचे मूळ रूपात अवतीर्ण होणे म्हणजे त्यांची जीवांवरील अहेतुकी कृपाच होय यामुळे जीव निर्विशेषवादी लोकांना चुकीने वाटणाऱ्या मानसिक तर्क वितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपावर ध्यान न करता भगवंतांच्या मूळ रूपावर ध्यान करू शकतात विश्वकोश शब्दकोशानुसार माया किंवा आत्ममाया हा शब्द भगवंतांच्या अहेतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे भगवंतांना आपल्या सर्व पूर्व आविर्भाव आणि तिरोभावांचे ज्ञान आहे पण सामान्य जीवाला जेव्हा दुसरे शरीर प्राप्त होते तेव्हा त्याला आपल्या पूर्व शरीराबद्दलच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत कारण ते स जेव्हा या भूतलावर असतात तेव्हा ते आश्चर्यजनक आणि असामान्य लीला करतात म्हणून भगवंत हेच परमसत्य आहेत आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यामध्ये काहीही भेद नाही या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत आयुर्भूत आणि तिरोभूत का होतात याचे विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे श्लोक क्रमांक सात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम शब्दशः अर्थ यदा यदा जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे ही निश्चितच धर्मस्य धर्माचे ग्लानीही ग्लानी किंवा रास भवती होतो भारत हे भरतवंशजा अभ्युत्थानम वर्चस्व अधर्मस्य अधर्माचे तदा त्यावेळी आत्मानं स्वतः सृजामी प्रकटतो अहम मी जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी सृजामी हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सृजामी शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने वापरता येत नाही कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंतांची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्याच्या रूपांची किंवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रकट करतात भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात सातव्या मनूच्या अठ्ठावीसाव्या चतुर्युगाच्या द्वापरयुगाच्या शेवटी अवतीर्ण झाले पण तरीही अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाहीत कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात धर्माची तत्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो श्रीमद भागवतात सांगितण्यात आले आहे की ही धर्मतत्वे म्हणजे भगवंतांचे नियम आहेत केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात मूलत वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवाला त्याच्या हृदयामध्ये सांगितले म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञाच आहेत कंसात धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम कंसपूर्ण या तत्वांचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्मतत्वांना स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वतःच आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्यावाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही वैदिक तत्वे मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा आसुरी लोक विघ्ने आणतात तेव्हा भगवंत अवतार धारण करतात श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत जेव्हा भौतिकवादाचा सुळाट झाला होता आणि भौतिकवादी लोक वेदा वेदप्रमाणांचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले होते वेदांमध्ये विशिष्ट हेतूकरिता जरी पशुयज्ञासंबंधी काही नियामक विधिविधाने आहेत तरी जे आसुरी प्रवृत्तीचे लोक होते ते वैदिक सिद्धांतांना न जुमानता पशुयज्ञ करीत होते या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते म्हणून भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे जोपर्यंत शास्त्रांमध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही तोपर्यंत कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये भगवंत केवळ भारतभूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही ते कोठेही आणि केव्हाही त्यांच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच ते धर्माबद्दल उपदेश देतात परंतु प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते व ते म्हणजे लोकांना भगवत भावनायुक्त होण्यास आणि धर्मतत्वाचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय काही वेळा ते स्वतः अवतरित होतात तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवितात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसेच ते इतर उन्नत व्यक्तींना उद्देशूनही होते कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्यांच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता दोन अधिक दोन बरोबर चार होतात हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्याच्या अंकगणित वर्गामध्ये लागू पडतो त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्यांच्याही वर्गामध्ये लागू पडतो तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतेच म्हणूनच याप्रमाणे भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकविले जातात पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात धर्माच्या उच्च सिद्धांतांचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रकट किंवा प्रकट होते श्लोक क्रमांक 8 परित्राणाय साधूनाम વિનાશાય ચ દુષ્કൃതામ ધર્મ સંસ્થાપન અર્થાય સંભવામી યુગે યુગે શબ્દશઃ અર્થ પરિત્રાણાય ઉદ્ધાર કરનાર કૃતા સાધુનામ ભક્તાंचा વિનાશાય વિનાશ કરનાર કૃતા ચ અને દુષ્કൃതામ દુર્જન કેમ દુષ્ટાंचा धर्म धर्मतत्वे संस्थापन अर्थाय पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संभवामी मी प्रकट होतो युगे युग युगे युगानंतर भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्णभावनाभावित मनुष्य होय एखादा मनुष्य धार्मिक आहे असे दिसू शकते पण जर तो कृष्णभावनेच्या गुणांनी संपूर्णपणे युक्त असेल तर त्याला साधू समजले पाहिजे आणि जे कृष्णभावनेची मुळीच पर्वा करीत नाहीत त्यांना दुष्कृताम हा शब्द लागू पडतो असे दुष्ट किंवा दुष्कृताम लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले तरी त्यांचे वर्णन मूर्ख आणि मानवजातीतील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले आहे परंतु जे पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहेत ते जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू म्हणून मानले पाहिजे नास्तिक लोकांबद्दल सांगावयाचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे लागले त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतरित होण्याची आवश्यकता नाही असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंतांचे अनेक प्रतिनिधी आहेत परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात कारण आसुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करीत असतात एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुरांकडून त्या भक्ताचा छळ होतो प्रल्हाद महाराज जरी हिरण्यकशिपूचे पुत्र असले तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच श्रीकृष्णांची माता देवकी जरी कंसाची बहीण असली तरी तिचा आणि तिचे पती वसुदेव यांचा कंसाने एवढ्यासाठी छळ केला की त्यांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होणार होता म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले पण दोन्ही कार्य त्यांनी एकाच वेळी केली यास्तव या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरिता भगवंत विविध अवतार धारण करतात कृष्णदास कविराजकृत चैतन्य खालील श्लोकामध्ये अवताराविषयक तत्वांचा सारांश दिला आहे मध्य वीस पॉईंट दोनशे त्रेसष्ट आणि चौसष्ट सृष्टी हेतू ऐ मूर्ती प्रपंचे अवतरे से ईश्वरमूर्ती अवतार नाम धरे मायातीत परोव्योमे सबार अवस्थान विश्वे अवतीर धरे अवतार नाम अर्थ भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरिता धामातून भगवंतांचा अवतार होतो याप्रमाणे भगवंतांचे जे विशिष्ट रूप अवतरीण होते यालाच अवतार म्हटले जाते असे अवतार धामात परव्योमात स्थित असतात ते जेव्हा भौतिक सृष्टीत प्रकट होतात तेव्हा त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते अर्थपूर्ण पुरुष अवतार गुणावतार लीला अवतार शक्तावेश अवतार मनवंतर अवतार आणि युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वामध्ये ठराविक वेळी अवतरित होत असतात पण भगवान श्रीकृष्ण हेच आद्य पुरुष आहेत आणि तेच सर्व अवतारांचे मूळ आहेत भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दुःखांचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतरित होतात हे शुद्ध भक्त भगवंतांना त्यांच्या मूळ वृंदावन लीलांमध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात म्हणून कृष्णावताराचे मुख्य प्रयोजन त्यांच्या अनन्य भक्तांना संतुष्ट करणे हे आहे भगवंत सांगतात की ते प्रत्येक युगात अवतीर्ण होतात यावरून दर्शित होते की कलियुगातही ते अवतरित होतात श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहेत श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाद्वारे कंसात सामूहिक पवित्र हरिनामाचे कीर्तन कंसपूर्ण कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भारतभर कृष्ण भावना पसरविली त्यांनी भविष्यवाणी केली की या संकीर्तन आंदोलनाचा प्रचार जगामध्ये सर्वत्र नगरोनगरी आणि खेडोपाडी होईल भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवान श्रीकृष्णांचे अवतार म्हणून उपनिषदे महाभारत भागवत इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय प्रकरणात प्रत्यक्षपणे नव्हे तर गुप्त वर्णन करण्यात आले आहे श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाद्वारे भगवान श्रीकृष्णांचे भक्त अत्यंत आकर्षित होतात भगवंतांचा हा अवतार दुष्टांचा वध करीत नाही तर आपल्या अहेतुकी कृपेद्वारे त्यांचा उद्धार करतो श्लोक क्रमांक नऊ जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्व त्यक्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वर्जुन शब्दशः अर्थ जन्म जन्म कर्म कर्म च सुद्धा मे माझे दिव्यम दिव्य एवं याप्रमाणे यह जो वेत्ती जाणतो तत्वत तत्वत किंवा यथार्थ रूपाने त्यक्त्वा सोडून देहम हा देह पुनः पुन्हा जन्म जन्म न कधीच नाही येती प्राप्त करतो माम मला येती प्राप्त करतो सह तो अर्जुन हे अर्जुन जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाबद्दल यापूर्वीच सहाव्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे जो भगवंतांच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तात्काळ भगवतधामात परत जातो भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेकानेक जन्मांनंतरच मुक्ती प्राप्त होते यानंतरही भगवंतांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते पण भक्ताला केवळ भगवंतांच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवतधामाची प्राप्ती होते आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतात परतून येण्याचा धोका नसतो ब्रह्मसमितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंतांची अनंत रूपे आणि अनंत अवतार आहेत हा अद्वैतम अनादिम अनंत रूपम भगवंत जरी अनंत दिव्य रूपे धारण करीत असले तरी ते श्री भगवंत अद्वयच आहेत हे सत्य जरी ज्ञानीजन आणि सांसारिक पंडितांच्या आकलनापलीकडे पलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे कंसात पुरुषबोधिनी उपनिषद कंसपूर्ण एको देवो नित्यलीलानुरक्तो भक्तव्यापी हृद्यंतरात्मा अर्थ एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताशी लिलानुरक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात अर्थपूर्ण या वेद प्रमाणांना स्वतः भगवंतांनी गीतेतील या श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंतांच्या प्रामाण्यपूर्व वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्त्वज्ञानामध्ये आपला वेळ दवडीत नाही तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करतो या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो वास्तविकपणे तत्वमसी हे वैदिक वाक्य या बाबतीत लागू पडते जो कोणी श्रीकृष्णांनाच परमसत्य म्हणून जाणतो किंवा जो भगवंतांना म्हणतो की तुम्हीच परब्रह्म स्वयं भगवान आहात तो निश्चितपणे तात्काळ मुक्त होतो आणि यामुळेच त्याचा भगवंतांच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चित होतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंतांचा असा श्रद्धावान भक्त पूर्णता प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आली आहे तमेव विदित्वा अति मृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय अर्थ केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य हा जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीची पूर्णावस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही अर्थपूर्ण कंसात श्वेताश्वतर उपनिषद तीन पॉईंट आठ कंसपूर्ण इतर कोणताही पर्याय नाही याचा अर्थ आहे की जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणीत नाहीत तो निश्चितपणे तमोगुणात आहे आणि यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही भगवद्गीतेवर सांसारिक पांडित्याला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या बाटलीचा केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कर्मे करीत असतील पण यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही अशा अहंकारी सांसारिक विद्वानांना भक्ताची अहेतुकी कृपा होईपर्यंत वाट पाहावी लागेल म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेचे अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे श्लोक क्रमांक दहा राग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागता शब्दशः अर्थ वीत मुक्त झालेला राग आसक्ती भय भय क्रोधाह आणि क्रोध मत मया पूर्णपणे माझ्यामध्ये माम माझ्यामध्ये उपाश्रिताह पूर्णपणे स्थित झालेले किंवा आश्रित झालेले बहवह अनेक ज्ञान ज्ञानाच्या तपसा तपाद्वारे पूताह शुद्ध होऊन मतभावम माझ्याविषयी दिव्य प्रेम आगताह प्राप्त केले आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत विषयाग्रस्त झालेला आहे त्याला परमसत्याचे वैयक्तिक स्वरूप जाणणे अतिशय दुस्तर आहे सामान्यत जे लोक देहात्म बुद्धीमध्ये आसक्त आहेत ते इतके विषयासक्तीमध्ये मग्न असतात की त्यांना परमसत्य ही साकार असू शकते याचे ज्ञान होणे जवळजवळ अशक्य अस असते अशा जडवादी लोकांना सच्चिदानंद शरीराची कल्पनाही करता येणे अशक्य आहे भौतिकदृष्ट्या शरीर हे विनाशी पूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दुःखमय आहे म्हणून सामान्यत लोकांना जेव्हा परमसत्याच्या साकार स्वरूपाबद्दल सांगितले जाते तेव्हा त्यांच्या मनात हीच शारीरिक संकल्पना घर करून बसलेली असते अशा भौतिकवादी मनुष्यांसाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय विराट रूपच सर्वश्रेष्ठ असते यामुळेच ते लोक परमसत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात आणि ते अत्यंत विषयासक्त असल्यामुळे भौतिक जगतातून मुक्त झाल्यावर जीवाचे मूळ स्वरूप कायम राहते हा विचारच त्यांना भयावह वाटतो जेव्हा त्यांना सांगितले जाते की आध्यात्मिक जीवनही व्यक्तिगत आणि साकार आहे तेव्हा ते लोक पुन्हा शरीर धारण करण्याच्या कल्पनेने भयभीत होतात आणि यामुळे स्वाभाविकतच ते निर्विशेष शून्यामध्ये विलीन होणे पसंत करतात सामान्यपणे असे लोक जीवाची तुलना समुद्रातील बुडबुड्यांशी करतात कारण असे बुडबुडे पुन्हा समुद्रातच विलीन होतात साकार व्यक्तिमत्वारहित प्राप्त होणारी ही आध्यात्मिक जीवनातील परिपूर्ण आणि परमोच्च स्थिती आहे असे त्यांना वाटते खरे तर आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण ज्ञान नसणारी ही जीवनाची एक प्रकारची भयावह अवस्था आहे या व्यतिरिक्त असे अनेक लोक आहेत की जे आध्यात्मिक जीवन मुळीच जाणत नाहीत अनेक प्रकारचे सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्त्वज्ञानांमधील विसंगतीमुळेच गोंधळून गेलेले ते लोक निराश किंवा क्रोधित होतात आणि मूर्खपणाने निष्कर्ष काढतात की असे कोणतेही तत्व नाही की जे सर्व कारणांचे कारण आहे आणि सरते शेवटी सर्व काही शून्यच आहे असे लोक जीवनाच्या विकृत अवस्थेत असतात काही लोक अत्यंत विषयासक्त असल्यामुळे आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देत नाहीत काही लोकांना परमसत्यामध्ये विलीन होण्याची इच्छा असते तर निराशेमुळे सर्व प्रकारच्या आध्यात्मिक ज्ञानाचा तिटकारा आलेले लोक कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवित नाहीत या शेवटच्या श्रेणीतील लोक कोणत्या तरी नशेच्या आहारी जातात आणि काही वेळा या लोकांच्या मती विभ्रमालाच आध्यात्मिक दृष्टी मानली जाते आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय आणि जीवनातील असफलतेमुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना या भौतिक जगाच्या तिन्ही प्रकारच्या आसक्तींमधून मनुष्याने मुक्त होणे अत्यावश्यक आहे या जीवनाच्या भौतिक संकल्पनेच्या तीन स्तरांमधून मुक्त होण्यासाठी मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांच्या पूर्ण आश्रय घेतला पाहिजे आणि भक्तिमय जीवनाच्या नियम आणि विधिविधानांचे पालन केले पाहिजे भक्तिमय जीवनाच्या अंतिम स्तराला भाव अथवा भगवंतांचे दिव्य प्रेम असे म्हटले जाते भक्तिरसामृत सिंधूनुसार भक्तीचे विज्ञान पुढीलप्रमाणे आहे एक पॉईंट चार पॉईंट पंधरा आणि सोळा आदव श्रद्धा तत साधुसंगो अथ भजनक्रिया ततो अनर्थ निवृत्ती स्यात् ततो निष्ठा रुचिस्तत अथासक्तीस्तो भावस्तत प्रेमाभ्युदंचती साधकानामयं प्रेमण प्रादुर्भावे भवेत क्रम अर्थ प्रारंभी मनुष्याला आत्मसाक्षात्काराची इच्छा असणे आवश्यक आहे यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तीच्या सत्संगामध्ये जाण्याचा प्रयत्न करण्याच्या अवस्थेपर्यंत तो येईल पुढील अवस्थेत त्याला उन्नत आध्यात्मिक गुरुद्वारे दीक्षा प्राप्त होते आणि त्यांच्या आज्ञेनुसार नवसाधक भक्तिपूर्ण सेवेचा आरंभ करतो आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भक्तिपूर्ण सेवा केल्याने तो सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होतो आत्मसाक्षात्कारामध्ये स्थैर्य प्राप्त करतो आणि परमसत्य भगवान श्रीकृष्णांच्या कथांचे श्रवण करण्याची त्याच्यामध्ये रुची निर्माण होते या रुचीमुळे मनुष्याची कृष्ण भावनेतील आसक्ती वृद्धिंगत होते आणि रुची परिपक्व झाल्यावर भाव किंवा भगवंतांच्या दिव्य प्रेमातील प्राथमिक स्तरामध्ये रूपांतरित होते भगवंतांबद्दलच्या या वास्तविक प्रेमालाच प्रेम किंवा जीवनाचा परमोच्च परिपूर्ण स्तर असे म्हटले जाते अर्थपूर्ण प्रेम या स्तरावर मनुष्य दिव्य प्रेममय भगवत सेवेमध्ये सतत रम्माण झालेला असतो म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या भक्तिपूर्ण सेवेच्या क्रमिक पद्धतीद्वारे मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होऊन स्वतःच्या वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाच्या भयापासून आणि निराशेमुळे उत्पन्न झालेल्या शून्यवादापासून मुक्त होऊन जीवनाच्या परमोच्च स्तराची प्राप्ती करतो त्यानंतर अंतत त्याला भगवद्धामाची प्राप्ती होते श्लोक क्रमांक अकरा ये यथा माम प्रपद्यन्ते तां स्थतैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः शब्दशः अर्थ ये जे यथा ज्याप्रमाणे माम मला प्रपद्यंते शरण येतात तान त्यांना तथा त्याप्रमाणे एव निश्चितच भजामी फल देतो अहम मी मम माझ्या वर्तम मार्गाला अनुवर्तनते अनुसरतात मनुष्या सर्व मनुष्य पार्थ हे पार्थ सर्वशः सर्व प्रकारे जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फल मी त्यांना देतो हे पार्था सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा त्यांच्या विविध प्रकट झालेल्या रूपांमध्ये शोध करीत असतो पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा आंशिक साक्षात्कार त्यांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणूसहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करावयाची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत असतो दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्येच आदानप्रदान करतात एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असते दुसऱ्याला ते आपले खास मित्र असावेत अशी इच्छा असते आणि दुसऱ्याला ते आपला पुत्र असावेत अशी इच्छा असते तर आणखी दुसऱ्याला ते आपले प्रियकर असावेत अशी इच्छा असते श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेनुसार अनुरूप असे फळ देतात भौतिक जगतातही भावनांचे हेच आदानप्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छेनुसार त्यांना समान रीतीने फल प्रदान करतात विशुद्ध भक्त या ठिकाणी तसेच दिव्य धामामध्येही भगवंतांशी वैयक्तिक सहवास करतात व साक्षात त्यांची सेवा करू शकतात आणि याप्रमाणे विशुद्ध भक्त भगवंतांच्या प्रेमयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिकदृष्ट्या आत्महत्या करावयाची आहे त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये कंसात ब्रह्मज्योतीमध्ये कंसपूर्ण विलीन करून घेऊन सहाय्य करतात असे निर्विशेषवादी हे भगवंतांच्या शाश्वत आनंदमयी स्वरूपाचा स्वीकार करीत नाहीत म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमाविल्यामुळे ते भगवंतांच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत नाहीत त्यांच्यापैकी जे निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये दृढपणे स्थित झालेले नसतात ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतात येतात त्यांना आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही तर त्यांना पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते जे सकामकर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विहित कर्मांचे इच्छित फळ प्रदान करतात आणि जे योगी सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर अवलंबून आहे आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत म्हणून श्रीमद भागवतात दोन पॉईंट तीन पॉईंट दहा सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत व्यक्ती कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेप्रत येत नाही तोपर्यंत तिथे सर्वच प्रयत्न अपूर्ण राहतात अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्तियोगेन यजेत पुरुषम परम अर्थ मनुष्य निष्काम असो कंसात भक्ताप्रमाणे कंसपूर्ण किंवा सर्व सकाम फलांची इच्छा करणारा असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो त्याने कृष्णभावनेत अंतिमत परिणत होणारी पूर्णावस्था प्राप्त करण्याकरिता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे अर्थपूर्ण श्लोक क्रमांक बारा कांक्षंत कर्मणाम सिद्धिम यजंत इह देवता क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा शब्दशः अर्थ कांक्षंत इच्छा करणारे कर्मनाम सकाम कर्माची सिद्धिम सिद्धी किंवा परिपूर्णता यजंते ते यज्ञाद्वारे पूजा करतात इह या भौतिक जगतात देवता देवतांची क्षिप्रम त्वरित ही निश्चितच मानुषे मानव समाजात लोके या जगात सिद्धी यश भवती प्राप्त होते कर्मजा सकाम कर्मापासून मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या भौतिक जगतातील देवदेवतेंविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक या देवदेवतांना भगवंतांचीच विविध रूपे समजतात वास्तविकपणे देवता या भगवंतांची विविध रूपे नाहीत तर त्या भगवंतांचे विविध अंश आहेत भगवंत एकच आहेत आणि अंश अनेक आहेत वेद सांगतात की नित्यानाम भगवंत एकच आहेत ईश्वर परमः कृष्ण श्रीकृष्णच परमेश्वर आहेत आणि देवतांना भौतिक जगताचे व्यवस्थापन करण्याकरिता शक्ती प्रदान करण्यात आली आहे या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्तींनी युक्त असे जीव कंसात नित्यानाम कंसपूर्ण आहेत देवता कधीही नारायण श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या बरोबरीच्या असूच शकत नाहीत भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे जो मानतो त्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवतांचीही तुलना भगवंतांशी करता येत नाही वस्तुत ब्रह्मा आणि शिवासारखे देवता भगवंतांची आराधना करतात कंसात शिवविरंचित नूतम कंसपूर्ण तरी ही आश्चर्याची गोष्ट आहे की परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्यच आहे कंसात अँथ्रोपोमॉर्फिझम कंसपूर्ण किंवा परमेश्वर पशुरूपधारी कंसात झूमॉर्फिझम कंसपूर्ण आहे अशा गैरसमजुतीमुळे मूर्ख लोक पुष्कळ मानव नेत्यांची पूजा करतात इह देवताह हा शब्द भौतिक जगातील शक्तिशाली मनुष्य किंवा देवता यांना दर्शवितो पण भगवान नारायण भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्री विष्णू हे या भौतिक जगतातील नाहीत भगवंत हे भौतिक सृष्टीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्यही सांगतात की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करावयाची असते त्यांना फलप्राप्ती होते पण ते जाणत नाहीत की अशी फलप्राप्ती ही क्षणिक असते आणि ती अल्पबुद्धी लोकांसाठी असते बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनेमध्ये असतो आणि त्वरित पण क्षणभंगूर फलासाठी त्याला निम्न देवदेवतांची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते या भौतिक जगतातील देवदेवता तसेच त्यांचे आराधक यांचा भौतिक जगाच्या विनाशाबरोबरच विनाश होईल देवदेवतांनी दिलेले वर हे भौतिक आणि तात्पुरते असतात भौतिक जगत आणि देवदेवता व त्यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांडरूपी महासागरातील बुडबुडे आहेत तरी या जगामध्ये मानव समाज हा भूमीची मालकी कुटुंब आणि उपभोग्य पदार्थ यांसारख्या क्षणभंगूर भौतिक प्राप्तीसाठी वेळा झालेला आहे अशा तात्पुरत्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी लोक हे देवदेवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्याची पूजा करतात जर एखाद्या मनुष्याला एका राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रिपद मिळाले तर त्याला वाटते की आपण मोठे वरदानच प्राप्त केले आहे म्हणून ते सर्व लोक तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक यांच्यापुढे तात्पुरत्या वरप्राप्तीसाठी मस्तक झुकवितात आणि खरोखर या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी कृष्ण भावनाभावित होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते ते सर्व इंद्रियोपभोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रियोपभोगासाठी अल्पशी सुविधा मिळवण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात हा श्लोक दर्शवितो की लोकांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये आस्था असते बहुतेकांना इंद्रियोपभोगामध्येच रुची असते आणि म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात श्लोक क्रमांक तेरा चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागश तस्य माम विद्य मां अव्ययम शब्दशः अर्थ चातुर्वर्ण्यम मानवी समाजाचे चार विभाग मया माझ्याकडून सृष्टम उत्पन्न करण्यात आले गुण गुणाच्या कर्म आणि कर्म विभागशः गुण आणि कर्म यांच्यानुसार तस्य त्याचा कर्तारम जनक पिता किंवा कर्ता अपि जरी माम मला विद्धी तू जाण अकर्तारम अकर्ता म्हणून अव्ययम अपरिवर्तनीय भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केले आहेत आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे प्रत्येक गोष्टींचे सृष्टा भगवंत आहेत सर्व गोष्टींचा त्यांच्यापासून उगम होतो सर्व गोष्टींचे पालन त्यांच्याकडून होते आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्येच सामावल्या जातात म्हणूनच भगवंत सामाजिक व्यवस्थेच्या चार वर्णांचे करता आहेत चार वर्णांचा आरंभ बुद्धिमान मनुष्यांच्या विभागापासून होतो आणि या वर्गाला पारिभाषिक शब्दात ब्राह्मण म्हटले जाते कारण ते सत्वगुणामध्ये स्थित असतात त्यानंतरचा वर्ग हा प्रशासकीय वर्ग आहे व त्यांना पारिभाषिक शब्दात क्षत्रिय म्हटले जाते कारण ते रजोगुणामध्ये स्थित असतात व्यापारी लोक ज्यांना वैश्य म्हटले जाते ते रजोगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणामध्ये स्थित असतात आणि शूद्र किंवा कामगार वर्ग हा तमोगुणामध्ये स्थित असतो भगवान श्रीकृष्णांनी जरी समाजव्यवस्थेच्या चार वर्णांची निर्मिती केली असली तरी ते यांपैकी कोणत्याही वर्णामध्ये येत नाहीत कारण बद्धजीवांच्या एका वर्गाने बनलेल्या मानव समाजातील बद्धजीवाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण नाहीत मानव समाज हा इतर पशु समाजाप्रमाणेच आहे परंतु मनुष्यांना पशुस्तरावरून उन्नत करण्यासाठी उपयुक्त वर्णाची निर्मिती भगवंतांद्वारे करण्यात आली आहे जेणेकरून कृष्णभावनेचा पद्धतशीर विकास होऊ शकेल एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणांनुसार ठरविली जाते भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवनाच्या लक्षणांचे वर्णन या ग्रंथाच्या अठराव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे कृष्ण भावनाभावित मनुष्य हा ब्राह्मणांहून श्रेष्ठ असतो जरी गुणांनी ब्राह्मण असलेल्या व्यक्तीला ब्रह्म किंवा परमसत्याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे तरी त्यांच्यापैकी बरेच जण भगवान श्रीकृष्णांच्या केवळ निर्विशेष ब्रह्मज्योतीचाच आश्रय घेतात पण जो ब्राह्मणाच्या मर्यादित ज्ञानापलीकडे जातो आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान प्राप्त करतो तो कृष्ण भावनाभावित मनुष्य किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर वैष्णव बनतो भावनेमध्ये श्री कृष्णांची सर्व विविध विस्तारित रूपे उदाहरण राम नृसिंह वराह इत्यादी यांचे ज्ञान समाविष्ट असते ज्याप्रमाणे श्रीकृष्ण हे मानवी समाजाच्या या चार वर्णांच्या पलीकडे आहेत त्याचप्रमाणे कृष्ण भावनाभावित मनुष्यही मानवी समाजाच्या सर्व विभागांच्या अतीत असतो मग ते विभाग जाती जमाती राष्ट्र किंवा योनींचे असोत श्लोक क्रमांक चौदा न माम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम यो अभिजानाती कर्मभिर्न सबध्यते शब्दशः अर्थ न कधीच नाही माम मला कर्माणी सर्व प्रकारचे कर्म लिंपंती बद्ध करते न तसेच नाही मे माझे कर्मफले सकाम कर्मामध्ये स्पृहा आकांक्षा इति याप्रमाणे माम मला यह जो अभिजानाती जाणतो कर्मभी अशा कर्मफलांनी न कधीच नाही सह तो बद्धते बद्ध होतो कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक जगतातही घटनाबद्ध नियम आहेत आणि या नियमांद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणताही प्रमाद करू शकत नाही किंवा तो राष्ट्रीय नियमांच्या अधीन नाही त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे सृष्टा असले तरी ते भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाहीत ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात तर प्राकृतिक साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे जीव हे भौतिक कार्याच्या कर्मफलातच गुंतून राहतात एखाद्या संस्थेचा मालक आपल्या कर्मचाऱ्यांच्या योग्य अथवा अयोग्य कार्याला जबाबदार नसून कर्मचारी हे स्वतःच जबाबदार असतात जीव आपल्या इंद्रिय तृप्तीच्या विशिष्ट कार्यांमध्ये मग्न असतात आणि ही कार्य भगवंतांनी नेमलेली नसतात अधिकाधिक इंद्रिय तृप्तीसाठी जीव या जगतातील कर्मांमध्ये मग्न असतात आणि त्यांना मृत्यूनंतर स्वर्गीय सुखाची अभिलाषा असते भगवंत स्वतःमध्येच पूर्ण असल्यामुळे त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसते स्वर्गलोकातील देवदेवता म्हणजे भगवंतांनी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत कर्मचारी ज्याप्रमाणे खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करतात त्याप्रमाणे मालक काही खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करू शकत नाही भगवंत हे भौतिक कर्म आणि कर्मफलांपासून अलिप्त आहेत उदाहरणार्थ पावसाशिवाय जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढण्याची शक्यता नसली तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतींसाठी पाऊस जबाबदार नसतो या वस्तुस्थितीची पुष्टी वैदिक स्मृतीमध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे निमित्तमात्रमेवासव सृज्यानां सर्वकर्मणि प्रधानकारणीभूता यतो वै सृज्यशक्तय अर्थ भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहेत निमित्त मात्र कारण म्हणजे ही भौतिक प्रकृती आहे ज्याद्वारे प्रकट विश्व दृष्टिगोचर झाले आहे अर्थपूर्ण सृष्ट प्राणी मात्र विविध प्रकारचे आहेत उदाहरणार्थ देवता मनुष्य प्राणी आणि निम्न स्तरावरील पशु इत्यादी हे सर्व आपल्या गतकाळातील बऱ्या वाईट कर्मफलांच्या अधीन आहेत अशा कार्यांसाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणांचे नियम उपलब्ध करून देतात पण भगवंत त्यांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांना जबाबदार नसतात वेदांत सूत्रामध्ये दोन पॉईंट एक पॉईंट चौतीस याला पुष्टी देण्यात आली आहे वैषम्य नैर्घृणे न सापेक्षत्वात भगवंत कोणत्याही जीवाबद्दल कधीही पक्षपाती नसतात जीव स्वतःच्या कर्मासाठी स्वतःच जबाबदार असतात भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजेच बहिरंगा शक्तीच्या माध्यमाद्वारे केवळ सुविधा उपलब्ध करून देतात ज्याला या कर्माच्या नियमांची गहनता पूर्णपणे ज्ञात आहे तो आपल्या कर्मफलांनी बद्ध होत नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो मनुष्य भगवंतांच्या या दिव्य स्वरूपाला जाणतो तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य होय आणि याप्रमाणे तो कर्माच्या नियमांनी कधीही बद्ध होत नाही जो भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणत नाही आणि विचार करतो की सामान्य मनुष्याप्रमाणेच भगवंतांचे कर्मही सकाम कर्मच आहे तो निश्चितपणे स्वतःच सकाम कर्मफलामध्ये गुंतून पडतो परंतु जो परमसत्याला जाणतो तो कृष्ण भावनेत स्थिर झालेला मुक्त जीव होय श्लोक क्रमांक पंधरा एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः गुरुकर्म एव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं शब्दशः अर्थ एवं याप्रमाणे ज्ञात्वा चांगले जाणून कृतम केले कर्म कर्म पूर्व पूर्वकाळातील अधिकृत लोकांनी अपि सुद्धा मुमुक्षुभी ज्यांनी मुक्ती प्राप्त केली आहे कुरु कर कर्म नियत कर्म एव निश्चितच तस्मात म्हणून त्वम तू पूर्वैह पूर्वजांनी पूर्वतरम प्राचीन काळी कृतम ज्याप्रमाणे केले प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्यांचे दोन वर्ग आहेत त्यापैकी काही जणांचे अंतःकरण विषयांनी पूर्णपणे भरलेले असते आणि काही जण विषयेच्छापासून मुक्त झालेले असतात कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते ज्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे ते भक्तिपूर्ण सेवेच्या नियामक तत्वांचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्धीकरण होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झाले आहे ते त्याच कृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात जेणेकरून इतर लोक त्यांच्या आदर्श कृतींचे अनुसरण करतील व याप्रमाणे आपले हित साधू शकतील मूर्ख व्यक्ती किंवा कृष्ण भावनेतील नवसाधकांना अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानाशिवायच कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते अर्जुनाच्या रणांगणावरील युद्धकर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे कृष्णभावनायुक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्णभावनेचा देखावा करीत बसणे हे महत्त्वपूर्ण नाही त्यापेक्षा श्री कृष्णांप्रित्यर्थ कर्म करीत राहणे हेच महत्त्वपूर्ण आहे या ठिकाणी अर्जुनाला सल्ला देण्यात आला आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव विवस्वानासारख्या भगवंतांच्या पूर्व शिष्यांनी ज्याप्रमाणे आचरण केले त्याप्रमाणे त्यांच्या पदचिन्हांना अनुसरून अर्जुनाने कृष्णभावनाभावित कर्म करावे भगवंत आपल्या सर्व पूर्वकर्मांना जाणतात तसेच पूर्वी ज्या लोकांनी कृष्णभावना भावित होऊन कर्म केले त्यांचे कर्मही ते जाणतात म्हणून ते सूर्यदेवांच्या कर्माचे अनुसरण करण्याची शिफारस करतात सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंतांकडून काही लाखो वर्षांपूर्वी अवगत केली भगवान श्रीकृष्णांच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्वकालातील मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्मांचे पालन करण्यात मग्न होते श्लोक क्रमांक सोळा किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता तत्य कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षसे अशुभात शब्दशः अर्थ किम काय आहे कर्म कर्म किम काय आहे अकर्म अकर्म इति याप्रमाणे कवय बुद्धिमान अपि सुद्धा अत्र या बाबतीत मोहिता मोहित झाले आहेत तत ते ते तुला कर्म कर्म प्रवक्ष्यामी मी विवेचन करून सांगतो यत ते ज्ञात्वा जाणून मोक्षसे तू मुक्त होशील अशुभात अशुभातून कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात आता मी तुला कर्माचे वर्णन करतो जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभावनाभवित कर्म हे भक्तांच्या उदाहरणावरून करावयाचे असते पंधराव्या श्लोकात याचा निर्देश केला आहे असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये यासंबंधी पुढील श्लोकात स्पष्टीकरण देण्यात येईल कृष्णभावनाभावित कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरुशिष्य परंपरेतील प्रमाणित व्यक्तीच्या आदेशानुसार आचरण केले पाहिजे कृष्ण भावनेची पद्धती सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगण्यात आली सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला सांगितली मनूने आपला पुत्र इश्वाकूला सांगितली आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ही पद्धत पृथ्वीवर चालत आलेली आहे म्हणून मनुष्याने गुरुशिष्य परंपरेतील पूर्वप्रमाणित व्यक्तींच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे नाहीतर बुद्धिमान मनुष्यही आदर्श कृष्ण भावनायुक्त कर्मांबद्दल गोंधळून जातील यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरविले आणि प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान दिल्याने जो अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करतो तो निश्चितच गोंधळून जात नाही असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंतच सांगू शकतात धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम कंसात श्रीमद भागवत सहा पॉईंट तीन पॉईंट एकोणावीस कंस अपूर्ण व चुकीच्या तर्काच्या आधारे कोणताही मनुष्य धर्मतत्वाची निर्मिती करू शकत नाही मनुष्याने ब्रह्मा शिव नारद मनु चतुष्कुमार कपिल प्रल्हाद भीष्म शुकदेव गोस्वामी यमराज जनक आणि बळी महाराज यांसारख्या महाजनांच्या पदचिन्हाचे अनुसरण केले पाहिजे तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ते जाणणे शक्य नाही म्हणून आपल्या भक्तांवर अहेतुकी कृपा करण्यासाठीच भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात केवळ कृष्ण भावनाभावित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते श्लोक क्रमांक सतरा कर्मणो हि अपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती शब्दशः अर्थ कर्मण कर्माचे ही निश्चितच अपि सुद्धा बोद्धव्यम जाणून घेतले पाहिजे बोद्धव्यम जाणून घेतले पाहिजे च सुद्धा विकर्मण निषिद्ध कर्म किंवा विकर्म अकर्मण अकर्माचे च सुद्धा बोद्धव्यम जाणून घेतले पाहिजे गहना गहन किंवा अत्यंत कठीण कर्मण कर्माचे गती गती प्रवेश कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक बंधनातून मुक्त होण्याबद्दल जर मनुष्य गंभीर असेल तर त्याने कर्म अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणला पाहिजे मनुष्याने कर्म त्यापासून निर्माण होणारे कर्मफल आणि विकर्म यांचे स्वतः पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण हा एक अत्यंत गहन विषय आहे कृष्णभावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः व भगवंत यांतील संबंधाविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे ज्याला या संबंधाचे पूर्ण ज्ञान होते तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंतांचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे अत्यावश्यक आहे संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाकडे निर्देश करते या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत व त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म किंवा निषिद्ध कर्म होय हे सर्व जाणून घेण्यासाठी कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तींच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंतांकडून ज्ञानप्राप्ती केल्याप्रमाणे आहे नाहीतर अत्यंत बुद्धिमान व्यक्तीही गोंधळून जातील श्लोक क्रमांक अठरा कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणी च कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्मकृत शब्दशः अर्थ कर्मणी कर्मामध्ये अकर्म अकर्म यह जो पश्येत पाहतो अकर्मणी अकर्मामध्ये च सुद्धा कर्म कर्म यह जो सह तो बुद्धिमान बुद्धिमान आहे मनुष्येषु मनुष्य समाजात सह तो युक्त दिव्यस्तरामध्ये स्थित आहे कृत्स्न कर्म कृत जरी कर्मामध्ये मग्न असला तरी जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभावनायुक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो तो आपली कर्मेशील कृष्णांप्रित्यर्थ प्रत्यर्थ करीत असल्या कारणाने त्याला कर्मांच्या परिणामांपासून सुखदुःखे भोगावी लागत नाहीत म्हणून श्री कृष्णांप्रित्यर्थ तो जरी सर्व प्रकारचे कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय निर्विशेषवादी भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात जेणेकरून कर्मफलामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये परंतु भगवंतांचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत त्यामुळे तो कृष्णभावनाभावित कर्मांमध्ये संलग्न राहतो तो सर्व काही श्रीकृष्णान प्रित्यर्थ करीत असल्याकारणाने अशा सेवेमुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतो जे या मार्गाचा अवलंब करीत आहेत ते इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात श्रीकृष्णांची नित्यसेवा करण्याच्या जाणिवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो श्लोक क्रमांक एकोणावीस यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता कर्माण तमाहु पंडितं बुधा शब्दशः अर्थ यस्य ज्याचे सर्वे सर्व प्रकारचे समारंभा प्रयत्न काम इंद्रिय तृप्तीच्या इच्छेवर आधारित संकल्प निश्चय वर्जिताह रहित आहेत ज्ञान पूर्ण ज्ञानाच्या अग्नी अग्नीद्वारे दग्ध जाळून गेलेले किंवा दग्ध कर्माणम ज्याचे कर्म तम त्याला आहु म्हणतात पंडितम पंडित बुधाह ज्ञानीजन ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहेत तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे केवळ ज्ञानी व्यक्तीच कृष्ण मनुष्याची कर्मे जाणू शकतो कृष्ण मनुष्य हा सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे असे जाणले पाहिजे की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत या आपल्या स्वरूपस्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफळ जाळून भस्म केले आहे ज्याने या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती केली आहे तोच वास्तविक पंडित आहे भगवंतांच्या या सेवारूपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नीबरोबर करण्यात आली आहे असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफले भस्मसात करतो श्लोक क्रमांक वीस त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः अपी, नैव किंचित करोति सः शब्दशः अर्थ त्यक्त्वा त्याग केल्यामुळे कर्मफल आसंगम कर्मफलाची आसक्ती नित्य नित्य तृप्त तृप्त झालेला निराश्रय आश्रयरहित कर्मणी कर्मामध्ये अभिप्रवृत्त पूर्णपणे मग्न झालेला अपि जरी न नाही इव निश्चितच किंचित काहीही करोती करतो सह तो आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच सर्व काही श्री कृष्णांप्रित्यर्थ करतो तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो कृष्ण भावनाभावित मनुष्य हा केवळ भगवंतांवरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो म्हणून त्याला कर्मफलाबद्दलचे कोणतेही आकर्षण नसते तो स्वतःचा चरितार्थ प्राप्त करण्यामध्येही आसक्त नसतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णांवर विसंबून असतो तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे रक्षण करण्याकरिताही तो उत्सुक नसतो तो आपल्या कुवतीनुसार कर्तव्य पार पाडतो आणि बाकी सर्व श्रीकृष्णांवर सोपवितो असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफलांपासून मुक्त असतो जणू काय त्याने काही केलेच नाही हे अकर्म किंवा फलरहित कर्माचे लक्षण आहे म्हणून भावना विरहित इतर कोणतेही कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे व याचे विवेचन पूर्वीच करण्यात आले आहे श्लोक क्रमांक एकवीस निराशिर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुरवन्नापनोती किलबिषम शब्दशः अर्थ निराशी फलासक्तीरहित यत नियंत्रित केलेले चित्त आत्मा मन आणि बुद्धी त्यक्त त्याग करून सर्व सर्व परिग्रह जवळ असणाऱ्या वस्तूवर स्वामित्वाची जाणीव शारीरम प्राणरक्षणाकरिता केवलम केवळ कर्म कर्म कुर्वन करीत असताना न कधीच नाही आपणोती प्राप्त करतो किलबिषम पापकर्म असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभावनाभावित मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फलांची अपेक्षा करीत नाही त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते तो जाणतो की आपण भगवंतांचे अंश असल्या कारणाने अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहेत जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाही तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो कृष्णभावनाभावित मनुष्य नेहमी भगवंतांच्याच इच्छेनुसार कृती करीत असतो कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा नसते तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग्य ठेवण्यासाठी त्याला तेल घालावे लागते आणि त्याची स्वच्छता करावी लागते त्याप्रमाणे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरिता कृष्णभावनाभावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो म्हणून तो कर्मफलांपासून मुक्तच राहतो एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो एखाद्या पशुचा निष्ठूर मालक आपल्या ताब्यातील जनावराची कधीकधी हत्या करतो पण तरीही ते जनावर प्रतिकार करीत नाही तसेच त्या जनावराला कोणतेही वास्तविक स्वातंत्र्यही नसते आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या कृष्णभावनाभावित मनुष्याकडे भौतिक गोष्टींवर मिथ्या दावा करण्यासाठी वेळ नसतो प्राणरक्षणाकरिता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वाममार्गाचा अवलंब करावा लागत नाही म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही आपल्या सर्व कर्मबंधनातून तो मुक्तच असतो श्लोक क्रमांक बावीस संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समह सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते शब्दशः अर्थ यदृच्छा सहजपणे लाभ लाभाने संतुष्ट संतुष्ट राहणारा द्वंद्व द्वंद्व अतीत अतीत झालेला विमत्सर मत्सरातून मुक्त समह स्थिर सिद्ध यशामध्ये असिद्ध अपयशामध्ये च सुद्धा कृत्वा करून अपि जरी न कधीच नाही निबद्धते बद्ध होत नाही जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो जो द्वंद्वांपासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभावनाभावित मनुष्य हा आपल्या शरीराचे पालनपोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करीत नाही तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून उसनेही घेत नाही तर आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो तो आपल्या कृष्णभावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही तरीही भगवत प्रित्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वांचा अनुभव येतो कृष्ण भावनाभावित मनुष्य हा द्वंद्वातीत असतो कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रित्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्मे करण्यात त्याला संकोच वाटत नाही म्हणून तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हाच ही लक्षणे प्रकट होतात श्लोक क्रमांक तेवीस गतसंगस्य मुक्तस्य चेतसः यज्ञाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते शब्दशः अर्थ गतसंगस्य प्राकृतिक गुणांमध्ये आसक्त नसलेला मुक्तस्य मुक्त झालेल्या ज्ञान अवस्थित ज्ञानामध्ये स्थित झालेला चेतसह ज्याचे ज्ञान यज्ञाय यज्ञाप्रित्यर्थ कंसात कृष्ण कंसपूर्ण आचरत आचरण करणारा कर्म कर्म समग्रम संपूर्ण प्रविलीयते पूर्णपणे विलीन होते जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाल्यामुळे मनुष्य सर्व द्वंद्वांतून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषांपासूनही मुक्त होतो श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही यामुळे तो जे जे करतो ते आदिविष्णू विष्णू म्हणजेच श्रीकृष्णांप्रत्यर्थ करतो म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच आहे कारण यज्ञाचा उद्देश हा परमपुरुष श्री विष्णू श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हाच असतो अशा कर्मांमुळे प्राप्त होणारी कर्मे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात व त्यामुळे कर्मफलांचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाहीत श्लोक क्रमांक चोवीस ब्रह्मार्पणं ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन ब्रह्मकर्म ब्रह्मकर्मसमाधिना शब्दशः अर्थ ब्रह्म ब्रह्म किंवा आध्यात्मिक स्वरूप अर्पणम अर्पण ब्रह्म ब्रह्म किंवा परमतत्व हवी लोणी अग्नौ हवनरूपी अग्निमध्ये ब्रह्मणा आत्म्याद्वारे हुतम आहुती टाकलेली ब्रह्म भगवद्धाम एव निश्चितच तेन त्याला गंतव्यम प्राप्त होण्याजोगे ब्रह्म आध्यात्मिक कर्म कर्मामध्ये समाधीना पूर्णपणे तल्लीन होऊन कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवद्धामाची प्राप्ती होते कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे कंस ब्रह्मरूप कंसपूर्ण आहे आणि हवीसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भावनाभावित होऊन केलेली कर्मे शेवटी अशी आध्यात्मिक ध्येय प्राप्ती करून देतात ते या श्लोकात सांगितले आहे कृष्णभावनाभावीत अनेकविध कर्मे आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात येईल पण आता केवळ कृष्णभावनेच्या तत्वाचे विवेचन करण्यात आले आहे भौतिक विकारांमध्ये गुंतलेला बद्धजीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे म्हणून त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना म्हणतात उदाहरणार्थ दुधाचे पदार्थ वाजवीपेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा रोगी मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्याच दुसऱ्या पदार्थाने दह्याने बरे केले जाते त्याचप्रमाणे विषयासक्त बद्धजीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो या पद्धतीलाच सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते यज्ञ म्हणजेच सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता करणे होय या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावनाभावित होऊन किंवा केवळ श्री विष्णू प्रत्यर्थे केली जातात तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते ब्रह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय भगवंत हे दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निःसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते व हेच त्यांचे दिव्य तेज आहे अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते हे भौतिक आवरण कृष्णभावनेद्वारे तत्काळ काढून टाकता येते याप्रमाणे कृष्णभावने प्रित्यर्थ अर्पण केलेले हवील द्रव्य हे हवील द्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी हवनाची प्रक्रिया हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परमसत्य होय जेव्हा परमसत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते जेव्हा पदार्थाचा उपयोग परमसत्या प्रित्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते मायाने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधीस्थ आहे असे म्हटले जाते या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा हवी हवन यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंतिप्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे श्लोक क्रमांक पंचवीस वापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुहवती शब्दशः अर्थ दैवम देवतांची पूजा करण्यामध्ये एव याप्रमाणे अपरे इतर यज्ञम यज्ञ योगिन योगीजन पर्युपासते चांगल्या रीतीने उपासना करतात ब्रह्म परमसत्याची अग्नव अग्नीमध्ये अपरे इतर यज्ञम यज्ञ यज्ञेन यज्ञाद्वारे एव याप्रमाणे उपजीवती अर्पण करतात काही योगीजण देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काहीजण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्णभावनाभावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात पण इतर असे लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंतांच्या निर्विशेष तत्वाप्रित्यर्थ यज्ञ करतात म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञिकांनी केलेले निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यातकारी वर्गीकरण दर्शवितात वस्तुत यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे दोन प्राथमिक विभाग करता येतात भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ कृष्णभावनाभावित व्यक्ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र सूर्यदेव इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तित्वाचा यज्ञ करतात देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता वर्षा प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकांडांनुसार विविध प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात अशा लोकांना बहविश्वरवादी किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात पण जे इतर लोक परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करतात आणि देवदेवतांची रूपे तात्पुरती समजतात ते स्वतःचे अस्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून परब्रह्मामध्ये विलीन होतात वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करतात असे निर्विशेषवादी परमसत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर सकामकर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते परंतु अर्जुनासारखा भावनाभावित भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रित्यर्थ सर्वस्व यज्ञ अर्पित करतो याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजेच सर्वस्व श्रीकृष्णांप्रत्यर्थ यज्ञार्पित होते म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही श्लोक क्रमांक सव्वीस श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुवती शब्दादीन् विषयान्यन्ये इंद्रियाग्निषु जुवती शब्दशः अर्थ श्रोत्रादिनी श्रवणादी प्रक्रिया इंद्रियाणी इंद्रिये अन्य अन्य संयम संयमाचा अग्निषु अग्निमध्ये जुवती अर्पण करतात शब्द आदीन शब्द आदी विषयान इंद्रिय विषय अन्य अन्य इंद्रिय इंद्रियांचे अग्निशू अग्नीमध्ये जुवती अर्पण करतात यांपैकी काहीजण कंसात विशुद्ध ब्रह्मचारी कंसपूर्ण श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर कंसात नियमन केलेले गृहस्थाश्रमी कंसपूर्ण इंद्रिय विषयांची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या चार आश्रमांतील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रियोपभोग करण्यासाठी नाही म्हणून चार आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल ब्रह्मचारी किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या देखरेखेखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्त्व आहे म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरेरनामानुकीर्तनम नामानुकीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण हरे कृष्ण या दिव्य शब्दध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रियतृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्ये महत् प्रयासाने संयमित करतात लैंगिक जीवन मादक पदार्थ व मांस भक्षण करणे या सामान्यत मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करीत नाही म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे कारण हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचं यज्ञच आहे कारण गृहस्थ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो श्लोक क्रमांक सत्तावीस प्राण प्राणकर्माणी च परे आत्मसंयम्य योगाग्नौ जुहवती दीपिते शब्दशः अर्थ सर्वाणी सर्व इंद्रिये इंद्रिये कर्माणी कार्ये प्राणकर्माणी प्राणाच्या क्रिया च सुद्धा अपरे अन्य आत्मसंयम मनोनिग्रह योग योग संधान साधण्याची प्रक्रिया अग्नव अग्नीमध्ये जीववती अर्पण करतात ज्ञानदीपिते आत्मसाक्षात्कार प्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिय आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मन रूपी अग्नीमध्ये अर्पण करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्येक आत्मा आणि पराग आत्मा म्हणून संबोधण्यात आले आहे जोपर्यंत आत्मा इंद्रियोपभोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला पराग आत्मा म्हणतात पण जेव्हा आत्मा अशा इंद्रियोपभोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्येक आत्मा म्हटले जाते शरीरामध्ये आत्मा हा दहा प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारा येतो पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील या योग पद्धतीनुसार प्रत्येक आत्मा हेच अंतिम ध्येय आहे हा प्रत्येक आत्मा भौतिक क्रियांमधून निवृत्त केलेला असतो इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो उदाहरणार्थ कान श्रवण करण्यासाठी नेत्र पाहण्यासाठी नासिका वास घेण्यासाठी जिव्हा चव घेण्यासाठी हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात अपानवायू अधोगामी आहे व्यानवायू आकुंचन प्रसरणाचे कार्य करतो समानवायू समतोलपणा राखतो उदानवायू ऊर्ध्वगामी आहे जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो श्लोक क्रमांक अठ्ठावीस द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा स्वाध्याय ज्ञान स्वाध्याययज्ञाज्ञानयज्ञाश्च यतय संशितव्रता शब्दशः अर्थ द्रव्ययज्ञा स्वतःकडील वस्तूंचा यज्ञ करणे तपः यज्ञः तपोरूपी यज्ञ योग रूपी यज्ञ तथा याप्रमाणे अपरे इतर स्वाध्याय वेदाध्ययनरूपी यज्ञ ज्ञानयज्ञ दिव्य ज्ञानामधील प्रगतीकरिता यज्ञ च सुद्धा यतय प्रबुद्ध व्यक्ती संशितव्रता कठोर व्रत धारण करणारे काहीजण कठोर व्रत धारण करून काहीजण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून काहीजण खडतर तपस्या करून काहीजण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या यज्ञांचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करता येते विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राज्य घराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात उदाहरणार्थ धर्मशाळा अन्नक्षेत्र अतिथीगृह अनाथालय आणि विद्यापीठ इतर देशातही अनेक इस्पितळे वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादय संस्था आहेत ज्या अन्न वाटप गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापिलेल्या आहेत दान देण्याच्या या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात काही लोक जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकांप्रत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात उदाहरणार्थ चंद्रायण आणि चातुर्मास्य या पद्धतींमध्ये विशिष्ट नियमांनुसार खडतर व्रतांचे जीवनामध्ये आचरण करावे लागते चातुर्मास्य व्रताचे आचरण करणारा कंसात जुलै ते ऑक्टोबर कंसपूर्ण वर्षातील चार महिन्यांमध्ये केशकर्तन करीत नाही विशिष्ट अन्नपदार्थ ग्रहण करीत नाही दिवसातून दोन वेळा अन्न ग्रहण करीत नाही किंवा घर सोडून जात नाही जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ म्हटले जाते इतर असेही लोक आहेत जे पतंजली योग पद्धती कंसात ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी कंसपूर्ण किंवा हठयोग अथवा अष्टांगयोग कंसात विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी कंसपूर्ण इत्यादी योग पद्धतींचे आचरण करतात काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात या सर्व आचरण क्रियांना योगयज्ञ अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट प्रत्यर्थ केलेला यज्ञ असे म्हणतात अन्य लोक आहेत जे निरनिराळ्या वैदिक शास्त्रांचे विशेष करून उपनिषद आणि वेदांत सूत्र किंवा सांख्य तत्त्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ किंवा अध्ययनरूपी यज्ञ म्हटले जाते हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नता अवस्थेच्या शोधात असतात पण कृष्णभावना ही या सर्वांपासून भिन्न आहे कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्ताच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे श्लोक क्रमांक एकोणतीस अपाने जुवती प्राणम प्राणेपानम तथा परे प्राणापान गती रुद्धवा प्राणायाम परायणा अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुवती शब्दशः अर्थ अपाने अधोगमन करणाऱ्या अपानवायूत जुवती अर्पण करतात प्राणम बाहेरच्या दिशेने कार्य करणारा प्राणवायू प्राणे प्राणवायूमध्ये अपानम अधोगामी अपानवायू तथा त्याचप्रमाणे अपरे इतर प्राण बाहेरच्या दिशेने कार्य करणाऱ्या प्राणवायूचे अपान आणि अधोगामी अपानवायू गती गती रुद्धवा रोखून किंवा वश करून प्राण आयम सर्व प्राण निरोधाने झालेली समाधी प्राणायाम परायणाः याप्रमाणे परायण झालेले अपरे इतर नियत संयमित केल्यावर आहारा आहार प्राणान प्राणवायू प्राणेषु प्राणवायूमध्ये जुवती यज्ञ करतात किंवा हवन करतात या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हटयोगामध्ये विविध आसनांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो या सर्व प्रक्रिया इंद्रिय संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात ज्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे अपानवायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो प्राणायाम योगी हा वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरकमध्ये साधतो प्राणवायू अपानवायूमध्ये अर्पण करणे कंसात उच्छ्वास आत येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे कंसपूर्ण या क्रियेला रेचक म्हटले जाते जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुमर्यादा वाढवू शकतो बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवनकालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेकानेक वर्षांनी वृद्धिंगत करतात परंतु कृष्णभावनाभावित मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये नित्यस्थित असल्यामुळे त्याची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात त्याची इंद्रिये नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रथ होण्याची शक्यताच नसते म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकतच भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो यामुळे तो दीर्घायुषी होण्याचा प्रयत्न करीत नाही भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे चौदा पॉईंट सव्वीस तो तात्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो मामच यो अव्यभिचारेन भक्तियोगेन सेवते स गुणान समतितैतान ब्रह्मभूयाय कल्पते अर्थ भगवंतांच्या विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तात्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो अर्थपूर्ण कृष्णभावनाभावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थिर राहतो म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते शेवटी तो भगवतधामात प्रवेश करतो भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्णप्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयमन केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही श्लोक क्रमांक तीस सर्वे पियेत यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मशाह यज्ञशिष्टामृत भूजो, यांती ब्रह्म सनातनम शब्दशः अर्थ सर्वे सर्व अपि वर भिन्न असले तरी येते हे सर्व यज्ञविदह यज्ञ करण्याचे प्रयोजन चांगल्या तऱ्हेने जाणणारे यज्ञ क्षपित अशा प्रकारचे यज्ञकर्म केल्याने कल्मशाह पापकर्म यज्ञशिष्ट अशा यज्ञकर्माचे फळ अमृतभूज ज्यांनी अमृताची चव घेतली आहे यांती प्राप्त करतात ब्रह्म ब्रह्म सनातनम सनातन अस्तित्व यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मांतून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे विविध प्रकारच्या यज्ञांच्या पूर्वोक्त वर्णनावरून कंसात द्रव्ययज्ञ वेदाध्ययन किंवा ज्ञानयज्ञ आणि योग यज्ञ कंसपूर्ण कळून येते की इंद्रिय संयमन करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो म्हणून जोपर्यंत तो इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही हा स्तर म्हणजेच सनातन किंवा ब्रह्मस्तर होय वर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मांतून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य जीवनात ऐश्वर्यवान आणि आनंदी होतो इतकेच नव्हे तर अंतसमयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांचे सान्निध्य प्राप्त करून तो शाश्वत भगवद्धामात प्रवेश करतो श्लोक क्रमांक एकतीस नायं लोकोऽस्ति अयज्ञस्य अन्यः कुरुसत्तम शब्दशः अर्थ न कधीच नाही अयम या लोक ग्रहलोक अस्ति आहे अयज्ञस्य यज्ञ न करणाऱ्याला कुतः कोठून अन्य इतर कुरुसत्तम हे कुरुश्रेष्ठा हे कुरुश्रेष्ठा यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफलांचा परिणाम आहे पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे आणि पापमय जीवन हे मनुष्याचे भौतिक अस्तित्व लांबविण्यास कारणीभूत आहे या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे म्हणून वेद हे आपल्याला या जंजाळातून सुटण्यासाठी धर्म अर्थ काम आणि सरते शेवटी या दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांमुळे आपोआपच आपल्या आर्थिक समस्या सुटतात यज्ञ केल्यामुळे जरी तथाकथित लोकसंख्या वाढ झाली असली तरी आपण पुरेशा प्रमाणात अन्न दूध इत्यादी प्राप्त करू शकतो याप्रमाणे शारीरिक गरजा जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणेच पुढची पायरी म्हणजे इंद्रियतृप्ती करणे होय म्हणून वेदांनी इंद्रियतृप्ती नियमनासाठी पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केली आहे याप्रमाणे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक बंधनातून मुक्त होण्यापर्यंत उन्नत होतो आणि मुक्त जीवनाची परमोच्च परिपूर्णता म्हणजे भगवंतांचे सानिध्य प्राप्त करणे होय पूर्वीच सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते म्हणून जर मनुष्य वेदांनुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल आणि मग अन्य लोकांवरील अन्य शरीराविषयी काय बोलावे विविध स्वर्ग लोकांमध्ये विविध प्रकारची सुखे उपलब्ध असतात त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यांसाठी अमर्याद सुख उपलब्ध असते परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्त असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकामध्ये प्रवेश करणे होय म्हणून कृष्ण भावनाभावित जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान आहे श्लोक क्रमांक बत्तीस एवं बहुविधाय वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विदितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे शब्दशः अर्थ एवं याप्रमाणे बहुविधा नाना प्रकारचे यज्ञाह यज्ञ वितता विस्तारलेले आहेत ब्रह्मण वेदांचे मुखे मुखाद्वारे कर्मजान कर्मजन्य विद्धी तू जाण तान त्यांना सर्वान सर्व एवम याप्रमाणे ज्ञात्वा जाणून विमोक्षसे तू मुक्त होशील हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मांपासून उत्पन्न झाले आहेत याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वर वर्णन केल्याप्रमाणे वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे सर्व कर्म करणाऱ्यांना अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत देहात्मबुद्धीमध्ये पूर्णपणे रत झाल्यामुळे या यज्ञांचे आयोजन अशा रीतीने करण्यात आले आहे की ज्यामुळे मनुष्य आपले शरीर मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो परंतु या सर्वांचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे याला भगवंतांनी स्वतः या ठिकाणी पुष्टी दिली आहे श्लोक क्रमांक तेहतीस श्रेयान्द्रव्यमयाद ज्ञानयज्ञ परंतप सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते शब्दशः अर्थ श्रेयान श्रेष्ठतर द्रव्यमयात द्रव्याचा यज्ञात यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ ज्ञानयज्ञ परंतप हे अरिमर्दना अर्जुना सर्व सर्व कर्म कर्म अखिलम सर्व पार्थ हे पृथापुत्र ज्ञाने ज्ञानामध्ये परिसमाप्यते पर्यवसान होते हे परंतप केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे अंतत हे पार्था सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे परिपूर्ण ज्ञानावस्थेची प्राप्ती करणे त्यानंतर सांसारिक दुःखांतून मुक्तता प्राप्त करणे आणि अंती भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये कंसात कृष्ण भावना कंसपूर्ण रम्माण होणे हा वेदांचा मुख्य उद्देश आहे तरीही या सर्व विविध यज्ञकर्मांविषयी एक रहस्य आहे आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे यज्ञकर्त्याच्या विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधीकधी विविध प्रकारची रूपे धारण करतात जेव्हा मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होते तेव्हा त्या यज्ञकर्त्याला अशा दिव्य ज्ञानाशिवाय केवळ द्रव्यांचा यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले पाहिजे कारण ज्ञानप्राप्ती झाल्याविना यज्ञ हे भौतिक स्तरावरच राहतात आणि त्यापासून कोणतीही आध्यात्मिक लाभप्राप्ती होत नाही वास्तविक ज्ञानाची परिणती दिव्य ज्ञानाच्या अतिउच्च स्तरामध्ये म्हणजेच कृष्णभावनेमध्ये होते उन्नत दिव्य ज्ञानप्राप्तीविना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मेच होत तरीही जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत केले जातात तेव्हा अशा सर्व यज्ञकर्मांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते चेतनेमधील भिन्नतेवरून कधीकधी यज्ञकर्मांना कर्मकांड कंसात सकाम कर्मे कंसपूर्ण म्हटले जाते तर कधीकधी ज्ञानकांड कंसात सत्यशोधार्थ ज्ञान कंसपूर्ण असे म्हटले जाते ज्या यज्ञाचा शेवट प्राप्तीत होतो तोच यज्ञ अधिक श्रेष्ठ होय श्लोक क्रमांक चौतीस तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानीन तत्वदर्शिन शब्दशः अर्थ तत विविध यज्ञांचे ते ज्ञान विद्धी जाणण्याचा प्रयत्न कर प्रणिपातेन आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन परिप्रश्नेन नम्रतापूर्वक प्रश्न विचारून सेवया सेवा करून उपदेक्षंती ते दीक्षा देतील ते तुला ज्ञानम ज्ञानामध्ये ज्ञानिन आत्मसाक्षात्कारी तत्व सत्याचे दर्शिन दर्शी आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात गुरुशिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही भगवंत हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरुशिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही श्रीमद भागवत सांगते की सहा पॉईंट तीन पॉईंट एकोणावीस धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम धर्ममार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही तसेच ज्ञानग्रंथाच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही ज्ञानप्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरविले आहे मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही तर त्याने नम्रता सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावतच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदानप्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो श्लोक क्रमांक पस्तीस यज्ञावा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषाणी द्रक्षस्यात्मन्यथो मयी शब्दशः अर्थ यत जे ज्ञात्वा जाणल्याने न कधीच नाही पुनः पुन्हा मोहम मोहाला एवम याप्रमाणे यास्यसी प्राप्त होशील पांडव हे पांडुपुत्रा येन ज्यायोगे भूतानी प्राणीमात्र अशेषाणी सर्व द्रक्षसी तू पाहशील आत्मनी परमात्म्यामध्ये अथ उ किंवा दुसऱ्या शब्दात मयी माझ्यामध्ये आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणीमात्र हे परमात्म्याचे अंश आहेत अर्थात ते माझेच आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञानप्राप्ती केल्यामुळे सर्व प्राणीमात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजेच माया होय कंसात मा नाही या ही कंसपूर्ण काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णांशी काहीच कर्तव्य नाही श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परमतत्व आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे तेज होय श्रीकृष्ण हे भगवान या नात्याने सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत ब्रह्मसमितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची विविध केवळ विस्तारित रूपेच आहेत त्याचप्रमाणे जीवही त्यांचे अंश आहेत मायावादी तत्त्वज्ञानांना चुकीने वाटते की भगवान श्रीकृष्णांच्या अनेक विस्तारित रूपांमध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वही गमावतात या विचाराचे स्वरूप भौतिक आहे भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीचे तुकड्यामध्ये विभाजन केले जाते तेव्हा त्या गोष्टीचे मूळ स्वरूप नष्ट होते परंतु मायावादी लोक जाणत नाहीत की परमतत्व म्हणजे एक अधिक एक बरोबर एकच होय आणि एक उणे एक म्हणजेही एकच होय परमधामामधील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णांपासून भिन्न आहोत जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटले की आपल्या नातलगांशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्त्वपूर्ण आहेत संपूर्ण गीतेची शिकवण हीच आहे की जीव हा श्रीकृष्णांचा नित्य सेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांपासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णांपासून आपण भिन्न आहोत या जीवाच्या भावनेलाच माया म्हटले जाते जीव हे भगवंतांचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची असते अनादिकालापासून त्यांना या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य पशु देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरांमध्ये बद्ध झाले आहेत अशी शारीरिक भिन्नता ही भगवंतांच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तात्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त करू शकतो आणि त्यायोगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो परिपूर्ण ज्ञान म्हणजे परमात्मा श्रीकृष्ण हेच सर्व जीवांचे परम आश्रयदाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात कारण त्यांना वाटते की आपण स्वतंत्र आहोत हे जाणणे होय याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टींशी तादात्म्य केल्याने जीवांना श्रीकृष्णांचे विस्मरण होते तरीही जेव्हा असे मोहित जीव कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात तेव्हा जाणले पाहिजे की ते मुक्तीपथावर आहेत याला श्रीमद भागवतात दोन पॉईंट दहा पॉईंट सहा पुष्टी देण्यात आली आहे मुक्तिर्हित्वान्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थितीही मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये कंसात कृष्ण भावनेमध्ये कंसपूर्ण स्थित होणे होय श्लोक क्रमांक छत्तीस अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः नैव वृजिनं संतरिष्यसि शब्दशः अर्थ अपि सुद्धा चेत जरी असी तू असलास पापेभ्य पापी लोकांपेक्षा सर्वेभ्य सर्वांपेक्षा पापकृत्तम सर्वाधिक पापी सर्व अशी सर्व पापकर्मे ज्ञानप्लवेन दिव्य ज्ञानरूपी नौकेद्वारे एव निश्चितच वृजिनम दुःखाच्या महासागरातून संतरिष्यसी तू पूर्णपणे तरुण जाशील तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे स्वतःच्या स्वरूपस्थितीचा श्रीकृष्णांशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की यामुळे अज्ञानरूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तात्काळ उद्धार होऊ शकतो या भौतिक जगाची तुलना कधीकधी अविद्यारूपी महासागराशी आणि कधीकधी वणव्याने पेट घेतलेल्या अरण्याशी करण्यात येते एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो जर कोणी पुढे येऊन धडपड करणाऱ्या पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढीत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे भगवंतांकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजेच मुक्तिपथ आहे कृष्ण भावनारूपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्याचबरोबर ती उदात्तही आहे श्लोक क्रमांक सदोतीस यथैधांसी समिद्धोग्निर्भस्मसात् कुरु ते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा शब्दशः अर्थ यथा ज्याप्रमाणे एधांसी सर्पण समिद्ध प्रदीप्त अग्नि अग्नि भस्मसात भस्मसात कुरुते करतो अर्जुन हे अर्जुना ज्ञान अग्नि ज्ञानरूपी अग्नि सर्व कर्माणी सर्व कर्मबंधने भस्मसात भस्मसात कुरुते करतो तथा त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पण भस्मसात करून टाकतो त्याचप्रमाणे हे अर्जुना ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधाच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्निशी करण्यात आली आहे हा अग्नी केवळ पापकर्माची फळेच भस्मसात करतो असे नाही तर तो पुण्यकर्माची फळे देखील भस्मसात करतो कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत कर्म करताना होणारे बंधन वर्तमान स्थितीत फलप्राप्ती ज्यांची होते ते बंधन पूर्वीच फलप्राप्ती झालेले बंधन आणि यापुढे फल देणारे बंधन परंतु जीवाला स्वरूपावस्थेचे ज्ञान झाले म्हणजे ते ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते जेव्हा मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्याच्या संचित व क्रियमाण कर्मांची सर्व बंधने भस्मसात होतात वेदांमध्ये कंसात बृहदारण्यक उपनिषद चार पॉईंट चार पॉईंट बावीस कंसपूर्ण म्हटले आहे की उभे अहैवैश वैश्य येते तरत्यमृत साधव साधुनी अर्थ मनुष्य पाप आणि पुण्य या दोन्ही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो अर्थपूर्ण श्लोक क्रमांक अडतीस न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनिविंदती शब्दशः अर्थ न काहीच नाही ही निश्चितपणे ज्ञानेन ज्ञानाबरोबर सदृशं तुलनेमध्ये पवित्रम पवित्र इह या जगतामध्ये विद्यते अस्तित्वात आहे तत ते स्वयं आपोआप योग भक्तीमध्ये समसिद्ध जो सिद्ध झाला आहे कालेन योग्य समयी आत्मनी स्वतःमध्ये विंदती आस्वादन करतो या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आम्ही जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे हे जाणले पाहिजे म्हणून दिव्य ज्ञान इतके विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे आणि ज्ञान हे आपल्या मुक्तीचे कारण आहे हे ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही कारण तो स्वतःच्याच ठाई शांतीचा आनंद घेत असतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर हे ज्ञान आणि शांती यांची परिणती कृष्णभावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे श्लोक क्रमांक एकोणचाळीस श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानं लब्ध्वा परां शांतीम अचिरेणाधिगच्छति शब्दशः अर्थ श्रद्धावान श्रद्धावान मनुष्य लभते प्राप्त करतो ज्ञानम ज्ञान तत्पर यामध्ये जो अत्यंत आसक्त आहे संयत संयमित इंद्रिय इंद्रिये ज्ञानम ज्ञान लब्ध्वा प्राप्त करून पराम दिव्य शांतीम शांती अचिरेण लवकरच अधिगच्छती प्राप्त होतो जो श्रद्धावान मनुष्य दिव्यज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परमाध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्याचा श्रीकृष्णांवर दृढ विश्वास आहे तोच श्रद्धावान मनुष्य असे कृष्णभावनाभावित ज्ञान प्राप्त करू शकतो ज्याला वाटते की केवळ कृष्ण भावनेमध्ये कर्म केल्याने आपण सर्वोच्च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 अस्ति आहे न नाही परह पुढील जन्मी न नाही सुखम सुख संशय संशयी आत्मन मनुष्याला परंतु प्रमाणित शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही तर त्यांचे पतन होते संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रांपैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे पशुवत मनुष्यांना प्रमाणित शास्त्रांवर विश्वासही नसतो आणि त्यांचे ज्ञानही नसते आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्रांचे ज्ञान असले किंवा शास्त्रांमधील संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रांवर श्रद्धाच नसते इतरांचा जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रांवर विश्वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णांवर किंवा श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेबद्दल विश्वास नसतो अशा मनुष्यांना कृष्णभावनेचे काहीच ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते वर सांगितलेल्या सर्व मनुष्यांपैकी जे श्रद्धाहीन आणि संशयी आहेत ते मुळीच प्रगती करू शकत नाहीत भगवंतांवर आणि भगवंतांच्या शब्दज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तींचे या इहलोकात किंवा परलोकातही कल्याण होत नाही त्यांना कोणत्याच प्रकारची सुखप्राप्ती होत नाही म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक शास्त्रांमधील विधींचे पालन करून त्यायोगे ज्ञानस्तर प्राप्त केला पाहिजे केवळ हेच ज्ञान त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करण्यास सहाय्यकारक ठरते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर संशयखोर मनुष्यांना आध्यात्मिक उद्धाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे स्थान नाही म्हणून व्यक्तीने गुरुशिष्य परंपरेतील महान आचार्यांच्या चरणचिन्हांचे अनुसरण करून यशप्राप्ती केली पाहिजे श्लोक क्रमांक एक्केचाळीस ज्ञान ज्ञानसंछिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबदनंती धनंजय शब्दशः अर्थ योग कर्मयोगयुक्त भक्ती संन्यस्त ज्याने त्याग केला आहे कर्माणम कर्मफल ज्ञान ज्ञानाद्वारे संच्छिन्न कापून संशयम संशय आत्मवंतम आत्मस्थित न कधीच नाही कर्माणी कर्मे निबधनंती बद्ध करणारा धनंजय हे ऐश्वर्य विजय अर्जुना आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्तियोगयुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे याप्रमाणे हे धनंजया तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे साक्षात भगवंतांनी जशी आहे तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेशांचे जो पालन करतो तो दिव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयातून मुक्त होतो कृष्णभावनाभावित असल्यामुळे भगवंतांचा अंश या नात्याने तो पूर्वीच आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो म्हणून तो निसंदेह कर्मबंधनातून सर्वथा मुक्त असतो श्लोक क्रमांक बेचाळीस ज्ञान संभूत मृतस्थ ज्ञानासीनात्मनः छित्वैनं संशयं योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत शब्दशः अर्थ तस्मात म्हणून अज्ञान संभूतम अज्ञानाने उत्पन्न झालेला हृतस्थम हृदयात स्थित असलेला ज्ञान ज्ञानाच्या असीना शस्त्राद्वारे आत्मनः स्वतःच्या चित्वा कापून एनम हा संशयम संशय योगम योगामध्ये आतिष्ठ स्थित हो उत्तिष्ठ युद्धाला सज्ज हो भारत हे भरतवंशजा म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत हे भारता योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या अध्यायात सांगण्यात आलेल्या योग पद्धतीला सनातन योग किंवा जीवाने केलेल्या शाश्वत क्रिया असे म्हटले जाते या योगामध्ये यज्ञकर्मांचे दोन विभाग आहेत एकाला द्रव्य यज्ञ आणि दुसऱ्याला आत्मज्ञान किंवा ज्ञानयज्ञ म्हटले जाते ज्ञानयज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म होय जर द्रव्य यज्ञ आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी केला नाही तर असा यज्ञ भौतिकच राहतो परंतु जो मनुष्य असा यज्ञ आध्यात्मिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करतो किंवा भक्तिपूर्ण सेवेमध्ये करतो तो वास्तविक परिपूर्ण यज्ञ करीत आहे जेव्हा आध्यात्मिक क्रियांबद्दल विचार करतो तेव्हा अशा आध्यात्मिक क्रियांचेही दोन विभाग होतात प्रथम म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दल जाणणे किंवा स्वतःची वैधानिक स्थिती जाणणे आणि दुसरा म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबद्दलचे तथ्य जो मनुष्य भगवद्गीतेच्या यथार्थ मार्गाचे अनुसरण करतो तो सहजपणे आध्यात्मिक ज्ञानाच्या या दोन महत्त्वपूर्ण विभागांचे ज्ञान प्राप्त करू शकतो आत्मा हा भगवंतांचा अंश आहे हे परिपूर्ण ज्ञान तो विनाप्रयास प्राप्त करू शकतो आणि असे ज्ञान लाभदायकच आहे कारण असा मनुष्य सहजपणे भगवंतांचे दिव्य कर्म जाणू शकतो या अध्यायाच्या प्रारंभी स्वतः भगवंतांनीच आपल्या दिव्य कर्मांचे वर्णन केले आहे जो गीतेचा उपदेश जाणू शकत नाही तो श्रद्धाहीन आहे आणि तो भगवंतांनी दिलेल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे हे आपण जाणले पाहिजे असा उपदेश उपलब्ध असतानाही जो भगवंतांचे सर्वज्ञ सच्चिदानंद स्वरूप जाणीत नाही तो निश्चितच महामूर्ख आहे कृष्ण भावनेची तत्वे क्रमशः स्वीकारल्याने अज्ञान नष्ट होऊ शकतो देवदेवतांप्रित्यर्थ केलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांनी ब्रह्मयज्ञ ब्रह्मचर्य यज्ञ गृहस्थ जीवनातील यज्ञ इंद्रिय संयमाचा यज्ञ योग यज्ञ तपोयज्ञ स्वाध्याय यज्ञ वेदाध्ययन यज्ञ आणि वर्णाश्रम धर्मयज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने कृष्णभावना जागृत होऊ शकते या सर्वांना यज्ञ म्हटले जाते आणि हे सर्व यज्ञ नियमित कर्मांवर आधारित आहेत पण या सर्व क्रियांमध्ये आत्मसाक्षात्कार ही महत्त्वाची बाब आहे जो या उद्दिष्टाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य आहे पण जो श्रीकृष्णांच्या प्रमाणावरच संशय ठेवतो त्याचे पतन होते म्हणून मनुष्याला प्रमाणित गुरुच्या मार्गदर्शनाखाली शरण जाण्याचा आणि सेवाभावाने भगवद्गीता किंवा इतर कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करण्याचा सल्ला दिला जातो प्रमाणित आध्यात्मिक गुरु शाश्वत कालापासून चालत येणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील असतो आणि भगवंतांनी लाखो वर्षांपूर्वी जे ज्ञान सूर्यदेवाला प्रदान केले त्या ज्ञानमार्गापासून आध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही याच सूर्यदेवापासून पृथ्वी तलावर भगवंतांचा उपदेश आला म्हणून मनुष्याने भगवद्गीतेचे अनुसरण स्वतः गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणेच केले पाहिजे आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्याच्या मागे लागलेल्या स्वार्थपरायण लोकांपासून सावध राहिले पाहिजे कारण असे लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात श्री भगवान हे निश्चितच परमपुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे ज्याला हे ज्ञान झाले आहे तो भगवद्गीतेच्या अध्ययनाच्या आरंभापासूनच मुक्त पुरुष आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या ज्ञानकर्म संन्यास योग या चौथ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय